ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय बारावा सृष्टीचा विस्तार मैत्रे म्हणाली विदुरा अशा प्रकारे मी तुला भगवंताचा कालरूप महिमा ऐकवला आता ब्रह्मदेवाने ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक प्रथम त्यांनी तम म्हणजे अविद्या मोह म्हणजे अस्मिता महामोह म्हणजे राग तामिश्र म्हणजे द्वेष आणि अंध तामिश्र म्हणजे अभिनिवेश या अज्ञानाच्या पाच व्रती निर्माण केल्या परंतु ही अत्यंत पापमयी सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत तेव्हा भगवंताचे ध्यान करून त्याने आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली यावेळी ब्रह्मदेवानी सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चार निवृत्तीपरायण ऊर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले पुत्रांनो तुम्ही प्रजा उत्पन्न करा परंतु ते जन्मतःच निवृत्तीपरायण आणि भगवत चिंतनात तत्पर असल्यामुळे ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भोयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रगट झाला ते बालक म्हणजेच देवतांचे पूर्वज भगवान भव म्हणजे रुद्र रडत रडत म्हणू लागले जगतपिता विधाता माझी नावे आणि राहण्याची ठिकाणी सांगा तेव्हा कमलयोगी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुर वाणीने म्हणाली की रडू नकोस मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो हे देवश्रेष्ठ तू दुःखी बालकाप्रमाणे स्पुंदून स्पुंदून रडू लागलास म्हणून तुला सर्व प्रजा रुद्र नावाने संबोधतील तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय इंद्रिये प्राण आकाश वायू अग्नी जल पृथ्वी सूर्य चंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत मन्नू मन महिनस महान शिव ऋतध्वज उग्ररेता भव काल वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नावे असतील तसेच धी व्रती उष्णा उमा नियुत सर्पी इला अंबिका इरावती सुधा आणि दीक्षा या अकरा रुद्राने तुझ्या पत्नी असतील तू वरील नावांचा स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर कारण तू प्रजापती आहेस लोकपिता ब्रह्मदेवाची अशी आज्ञा घेऊन भगवान नीललोहित आपल्यासारखेच बल आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला रुद्राने उत्पन्न केलेली त्या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली ते रुद्राला म्हणाले सुरश्रेष्ठ तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करू पाहत आहे तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस तुझे कल्याण असो आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर पुरुष तपानेच इंद्रियातीत सर्वांतरयामी आणि स्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो मैत्रेय म्हणाली जेव्हा ब्रह्मदेवाने अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगली असे म्हणून ती आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांची अनुमती घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला यानंतर जेव्हा भगवंताच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवानी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली मरीची यात्री अंगिरा पुलस्थ्य पुलह क्रतू भृगु वशिष्ठ दक्ष आणि दहावे नारद अशी त्यांची नावे होत यापैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून दक्ष अंगठ्यापासून वशिष्ठ प्राणापासून भृगु त्वचेपासून क्रतु हातापासून पुलह नाभीपासून पुलस्त्य कानापासून अंगिरा मुखापासून आत्री डोळ्यापासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाली त्यांच्या उजव्या स्थानापासून धर्म उत्पन्न झाला ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाली त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम भुयापासून क्रोध खालच्या ओठापासून लोभ मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती लिंगापासून समुद्र गुदस्थानापासून पापाचे निवासस्थान निवृत्ती उत्पन्न झाले सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले अशा प्रकारे हे सर्व जग जगतकर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले विदुरा ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती आम्ही ऐकले आहे की ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवाच्या मनात कामवासना निर्माण झाली असा अधर्मी विचार ब्रह्मदेवाच्या मनात आलेला पाहून त्याचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले त्यात आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवडू शकला नाहीत आणि कन्यागमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात असे तर यापूर्वी कोणीही केले नाही आणि पुढेही कोणी करणार नाही हे जगद्गुरू आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असेही कृत्य शोभत नाही कारण आपल्यासारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रकट केले आहे त्यांना नमस्कार असो यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे आपले पुत्र मरीची आधी प्रजापती आपल्यासमोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतीचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या तेच धुके झाले त्याला अंधार असेही म्हणतात एकदा ब्रह्मदेव विचार करू लागला की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू त्याचवेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले त्याखेरीज उपवेद न्यायशास्त्र होता उद्गाता अध्वर्यू आणि ब्रह्मा या चार ऋतुजांचे कर्म यज्ञांचा विस्तार धर्माचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या व्रती हे सर्व ब्रह्मदेवाच्या मुखापासूनच उत्पन्न झाले विदुराने विचारले हे तपोधन विश्वरचनेचे स्वामी ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून या वेद इत्यादीची रचना केली तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली हे आपण सांगावे मैत्रेय म्हणाले विदुरा ब्रह्मदेवाने आपल्या पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर या मुखापासून अनुक्रमे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली तसेच याच क्रमाने शस्त्र म्हणजे होत्याचे कर्म इजा म्हणजे अध्वरूचे कर्म स्तुतिस्तोम म्हणजे उद्गात्याचे कर्म आणि प्रायश्चित्त म्हणजे ब्रह्माचे कर्म या चारांची रचना केली याच प्रकारे आयुर्वेद धनुर्वेद गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद या चार उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखापासून उत्पन्न केली नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवानी आपल्या चारी मुखापासून इतिहास पुराणरूपी पाचवा वेद तयार केला याच क्रमाने त्यांच्या पूर्वादी मुखापासून षोडशी आणि उत्त चयन आणि अग्निष्ठोम आप्तोरयाम आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे दोन दोन यज्ञही उत्पन्न केले विद्या दान तप सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह चार आश्रम सुद्धा याच क्रमाने प्रगट केले सावित्र प्राजापत्य ब्राह्म आणि बृहत या चार वृत्ती ब्रह्मचार्याच्या आहेत तसेच वार्ता संचय शालीन आणि शिलोच्छ या चार वृत्ती गृहस्थ आहेत याच प्रकारे व्रतीभेदाने वैखानस वालखिल्य औदुंबर आणि फेनप हे चार भेद वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटीचक्र बहुदब हंस आणि निष्क्रिय म्हणजे परमहंस हे चार भेद संन्याशांचे आहेत याच क्रमाने आण्विक्षकी त्रयी वार्ता आणि दंडनीती या चार विद्या आणि चार व्यारती सुद्धा ब्रह्मदेवाच्या चार मुखापासून उत्पन्न झाल्या तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ओंकार प्रकट झाला त्यांच्या रोमापासून उष्णिक त्वचेपासून गायत्री मांसापासून त्रिष्टुप स्नायूपासून अनुष्टुक हाडापासून जगती मज्जापासून पंक्ती आणि प्राणापासून ब्रहती असे छंद निर्माण झाले त्याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्श वर्ण आणि देह स्वर्ण म्हणवला गेला त्यांच्या इंद्रियांना उष्म वर्ण आणि शक्तीला अंथस्थ म्हणतात तसेच त्यांच्या क्रीडापासून निषाद ऋषभ गांधार षडज मैधम दैवत आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले ब्रह्मदेव शब्द ब्रह्मस्वरूप आहे ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त आहेत तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदीच्या रूपाने भासत आहे विदुरा धुके बनलेले आणि आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवानी दुसरे शरीर धारण करून विश्व विस्तार करण्याचा विचार केला मरीच्या आधी महान शक्तिशाली ऋषीकडून सुद्धा विस्तार जास्त झाला नाही हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले अहो मोठे आश्चर्य आहे माझ्या सतत प्रयत्न करण्याने सुद्धा प्रजेची वृद्धी होत नाही यात दैव काहीतरी विघ्न आणत आहे असे वाटते योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले क हे ब्रह्मदेवाचे नाव आहे ते विभक्त झाल्याकारणाने शरीराला काया म्हणतात या दोन विभागातून एक स्त्री पुरुषांची जोडी प्रगट झाली त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू मनू झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली म्हणून शतरूपेपासून पाच संतांनी उत्पन्न केली विदुरा त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र होते आणि आकुती देवहूती व प्रसूती अशा तीन कन्या होत्या म्हणून आकुती ऋषीला देवहूती कर्धमाला आणि प्रसूती दक्षाला दिली यांच्या संततीने सर्व जग भरून गेले या ठिकाणी अध्याय बारावा समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू